ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने नमा अध्याय अठरावा आदित्य आणि दितीच्या संततीचे तसेच मरोद्गणाच्या उत्पत्तीचे वर्णन शुक म्हणाला सवित्याची पत्नी प्रश्नी हिच्यापासून सावित्री फ्यारती त्रयी अग्निहोत्र पशु सोम चातुर्माशु आणि पंचमहायज्ञ अशी आठ संताने झाली हे राजा भागाची पत्नी सिद्धी हिला महिमा विभू आणि प्रभू हे तीन पुत्र आणि आशिष नावाची कन्या झाली ही कन्या सुंदर आणि सदाचारिणी होती धात्याला कुहू शिनीवाली राका आणि अनुमती या नावाच्या चार पत्न्या होत्या त्यांच्यापासून अनुक्रमे सायम दर्श प्रातः आणि पूर्णमास हे चार पुत्र झाले धात्याच्या लहान भावाचे नाव विधाता होते त्याची पत्नी क्रिया तिच्यापासून पुरुष नावाच्या पाच अग्नींची उत्पत्ती झाली वरुणाच्या पत्नीचे नाव चारशेनी होते भृगुनी तिच्यापासून पुन्हा जन्मग्रहण केला या अगोदर ते ब्रह्मदेवाचे पुत्र होते महायोगी वाल्मिकी सुद्धा वरुणाचे पुत्र होते वारुणातून बाहेर आल्यामुळे त्यांची वाल्मिकी असे नाव पडले उर्वशीला पाहून मित्र आणि वरुण या दोघांचेही वीर्य स्खलन झाले होते ते त्या दोघांनी घड्यात ठेवले त्यापासून अगस्त्य आणि वशिष्ठ यांचा जन्म झाला मित्राची पत्नी रेवती होती तिला उत्सर्ग अरिष्ट आणि पिप्पल असे तीन पुत्र झाले हे परीक्षता पुलोम नंदिनी शचीला इंद्रापासून जयंत ऋषभ आणि मीडवान असे तीन पुत्र झाले भगवान विष्णूच मायेने वामन रूपात अवतीर्ण झाले होते त्यांची पत्नी कीर्ती तिच्यापासून बृहच्छलोक नावाचा मुलगा झाला सौभगादी तिला अनेक संताने झाली कश्यपनंदन भगवान वामनानी अदितीच्या पोटी जन्म काय घेतला आणि या अवतारात त्यांनी कोणते गुणलीला आणि पराक्रम केले याचे वर्णन मी पुढे करेन आता मी कश्यपाची दुसरी पत्नी दितीपासून उत्पन्न झालेल्या संतान परंपरेचे वर्णन ऐकवतो त्या वंशात वैभवशाली भक्त प्रल्हाद आणि बलीचा जन्म झाला दितीला दैत्य आणि दानवाना वंदनीय असे हिरण्य कश्यप आणि हिरण्याक्षरी दितीला दैत्य आणि दानवाना वंदनीय असे हिरण्य कश्यपू आणि हिरण्याक्ष असे दोनच पुत्र झाले त्यांची संक्षिप्त कथा मी तुला पूर्वी सांगितली आहे हिरण्य कश्यपूची पत्नी कयाधू दानवी होती तिचे वडील जंभ यांनी तिचा विवाह हिरण्य कशीपुशी करून दिला कयाधुला सल्हाद अनुल्हादू अर्हादू आणि प्रल्हाद असे चार पुत्र झाले त्यांना सिंहिका नावाची एक बहीण होती विप्रचिती नावाच्या दानवापासून तिला राहू नावाचा पुत्र झाला अमृतपानाच्या वेळी मोहिनी रूपधारी भगवंतानी सुदर्शन चक्राने ज्याचे डोके उडवले होते तोच हा राहू संघादाची पत्नी कृती तिला पंचजन नावाचा पुत्र झाला लादाची पत्नी धमनी तिला वातापी आणि इलवल असे दोन पुत्र झाले या इलवलानेच अगस्तींच्या आतिथ्याच्या वेळी वातापीला शिजवून त्यांना खाऊ घातले होते अनु लादाची पत्नी सुरम्या होती बाष्कल आणि महिष असे तिचे दोन पुत्र होते प्रल्हादाचा मुलगा विरोचन त्याची पत्नी देवी तिचा मुलगा बळी बळीच्या पत्नीचे नाव अशना होते तिला बाण इत्यादी शंभर पुत्र झाले बळीच्या स्तुत्य महिम्याचे वर्णन पुढे करण्यात येणार आहे बाणाने शंकराची आराधना करून त्यांच्या गणांचा तो प्रमुख बनला आज सुद्धा भगवान शंकर त्याच्या नगराचे रक्षण करण्यासाठी त्याच्या जवळ राहतात दितीचे आणखी एकोणपन्नास पुत्र होती त्यांना मरुद्गण म्हणतात ते निपुत्रिक होती इंद्राने त्यांना आपल्याप्रमाणेच देव बनवले राजाने विचारली गुरुवर्य मरुद्गणाने असे कोणते सत्कर्म केले होते की ज्यायोगे ती आपल्या जन्मजात आसुरी भाव सोडू शकली आणि इंद्राने त्यांना देवता बनवली हे भ्रमण माझ्यासह हे ऋषी ही गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत म्हणून आपण हे रहस्य आम्हाला सांगावे सुत म्हणाला शौनका राजा परीक्षिताला हा प्रश्न थोड्या शब्दात पण गर्भितार्थ असणारा होता शिवाय त्याने तो मोठ्या आदराने विचारला होता म्हणून सर्वज्ञ श्री शुकाचार्याने मोठ्या प्रसन्न चित्ताने त्याचे कौतुक करीत म्हटली शुक म्हणाला भगवान विष्णूंनी इंद्राची बाजू घेऊन दितीचे हिरण्यकशिप आणि हिरण्याक्ष असे दोन्ही पुत्र मारले म्हणून दिती शोकाग्नीने भडकलेल्या क्रोधाने जळत राहून विचार करू लागली इंद्रविषयी क्रूर आणि निर्दय आहे त्याने आपल्या भावानाच मारले मी त्या पाप्याला मारून सुखाने झोप केव्हा घेईन राजे देव यांच्या शरीराला लोक प्रभू म्हणून संबोधतात परंतु एक दिवस तो देह किडे विष्ठा किंवा राखेचा ढीग होऊन जातो अशा देहासाठी जो दुसऱ्यांना त्रास देतो त्याला आपला खरा स्वार्थ समजत नाही त्यामुळेच त्याला नरकात जावी लागते इंद्र हे शरीर नित्य आहे असे मानून मस्तवाल झाला आहे म्हणून जो इंद्राची घमेंड जिरवी असा पुत्र मला व्हावा असा विचार करून दिती सेवा शुश्रूषा विनय प्रेम आणि इंद्रिय निग्रह या उपायाने आपल्या पतीला नेहमी प्रसन्न ठेवू लागली हे राजा पतीच्या मनातील भाव जाणणारी ती अत्यंत प्रेम मनमोहक असे मधुर भाषण आणि हास्ययुक्त प्रेम कटाक्ष यांनी त्यांचे मन जिंकून घेत असे कश्यप ऋषी विद्वान असूनही चतुर दितीच्या सेवेने तिच्या अधीन होऊन मी तुझी इच्छा पूर्ण करीन असे म्हणाले स्त्रियांच्या बाबतीत ह्यात काही आश्चर्य नाही सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाने सर्व जीव अनासक्त आहेत असे पाहून आपल्या अर्ध्या शरीरापासून स्त्रीची निर्मिती केली त्यामुळे स्त्रियांनी पुरुषांची बुद्धी आपल्याकडे आकर्षित करून घेतली राजा दितीने कश्यपाची अशी सेवा केली यामुळे कश्यप तिच्यावर अतिशय प्रसन्न होऊन दितीचे कौतुक करीत हसून तिला म्हणाला कश्यप म्हणाला हे स्तुत्य सुंदरी मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुझी जी इच्छा असेल ते मागून घे पती प्रसन्न झाल्यावर पत्नीला या लोकी कोणती इष्ट वस्तू दुर्मिळ आहे पती हेच स्त्रियाचे परमदैवत आहे असे शास्त्र सांगते कारण लक्ष्मीपती वासुदेवच सर्व प्राण्यांच्या हृदयात विराजमान आहेत पुरुष नाम आणि रूपाच्या भेदाने कल्पना केलेल्या निरनिराळ्या देवांच्या रूपाने त्याच भगवंताची उपासना करतात त्याचप्रमाणे स्त्रियांकडून पतीचे रूप धारण केलेल्या भगवंताचीच पूजा केली जाते म्हणून हे प्रिये कल्याण इच्छिणाऱ्या पतिव्रता स्त्रिया अनन्य भावाने आपल्या पतिरूप ईश्वराचीच पूजा करतात हे कल्याणी तू अशाच भावाने भक्तीने माझी सेवा केली आहेस म्हणून मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करीन उलटाना हे भाग्य अत्यंत दुर्लभ आहे दिती म्हणाली महर्षी आपण जर मला वर देऊ इच्छित असाल तर ज्याने माझे दोन पुत्र मारवून मला निपुत्रिक केले त्या इंद्राला मारील असा एक अमर पुत्र मला द्या दितीचे हे मागणी ऐकून खिन्न झालेल्या कश्यपांना पश्चाताप झाला अरे रे आज माझ्यावर फार मोठा अधर्म करण्याची वेळ येऊन ठेपली आहे अहो आज मी इंद्रियांच्या विषयांमध्ये रमल्यामुळे स्त्रीरूप मायेने माझे चित्त आपल्या अंकित करून घेतले दिनवान्या मला निश्चितच नरकात जावे लागेल यात या स्त्रीचा तरी काय दोष कारण ही आपल्या वळणावरच गेली मी आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवले नाही खरा स्वार्थ न ओळखणाऱ्या माझाच धिक्कार असो स्त्रियांचे मुख म्हणजे शरद ऋतूत उमललेले कमळ त्यांचे बोलणे जणू कानांचे अमृत परंतु हृदय मात्र जणू सूर्याची तीक्ष्ण धार अशा स्त्रियांचे चरित्र कोण जाणू शकेल मी आता वचन देऊन चुकलो आहे म्हणून ते खोटे होता कामा नाही परंतु इंद्राचा सुद्धा वध होता कामा नाही म्हणून याविषयी आता एक युक्ती करावी हे कुरुपुत्रा भगवान कश्यपाने असा विचार करून स्वतःची मनोमन निर्भर्सना केली नंतर थोडेसे रागावून ते दितीला म्हणाले कश्यप म्हणाला कल्याणी मी सांगितलेल्या व्रताचे जर तू एक वर्षपर्यंत विधीपूर्वक पालन केलेस तर इंद्राला मारणारा पुत्र तुला होईल परंतु जर नियम मोडलास तर तो पुत्र देवांचा मित्र बनेल दिती म्हणाली भ्रमण मी त्या व्रताचे पालन करेन आपण सांगा मी काय केले पाहिजे ते कोणती कामे करू नयेत आणि कोणती केली असता व्रताचा भंग होणार नाही कश्यप म्हणाला या व्रतामध्ये कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नये कोणाला शाप देऊ नये खोटे बोलू नये नखे किंवा केस कापू नयेत आणि कोणत्याही अशुभ वस्तूला स्पर्श करू नये पाण्यात प्रवेश करून स्नान करू नये रागावू नये दुर्जनाशी बोलू नये न धुतलेले वस्त्र नेसू नये आणि दुसऱ्याने घातलेली माळ कधीही घालू नये उष्टे खाऊ नये भद्रकालीचा प्रसाद किंवा मांसयुक्त अन्न खाऊ नये शुद्राने आणलेले आणि रजेश्वलेने पाहिलेले अन्न खाऊ नये तसेच ओंजळीने पाणी पिऊ नये काही खाल्ले असता तोंड न धुता राहू नये संध्याकाळी केस मोकळे सोडून वेणीफणी न करता बडबड करत आणि अंगावर वस्त्र न घेता घराच्या बाहेर पडू नये पाय धुतल्याशिवाय अपवित्र अवस्थेमध्ये ओलेच्या पावलांनी उत्तर किंवा पश्चिमकडे डोके करून दुसऱ्यांबरोबर अवस्थेत तसेच दोन्ही संध्याकाळी झोपता कामा नये नेहमी पवित्र राहावे धुतलेले वस्त्र नेसावे सौभाग्य अलंकाराने मंडित राहावे सकाळी न्याहारी करण्यापूर्वी गाय लक्ष्मी आणि भगवान नारायणाची पूजा करावी वेण्या चंदनादी सुगंधित रवे नैवेद्याने अलंकार देऊन सुवासिनीची पूजा करावी तसेच पतीची पूजा करून त्याच्या सेवेत मग्न राहावी त्याचबरोबर त्याचेच तेज आपल्या गर्भात आहे हे लक्षात ठेवावे या व्रताचे नाव पुंसवन असे आहे कोणतीही उणीव न ठेवता जर तू या व्रताचे एक वर्षभर पालन करशील तर तुला इंद्राचा नाश करणारा पुत्र होईल परिचिता थोर दितीने ठीक आहे असे म्हणून उद्रात वीर यांनी त्यांनी सांगितलेले व्रत उत्तम रीतीने धारण केले इंद्राने आपली मावशी दिती हिचे मनोगत जाणून अतिशय शहाणपणाने गुप्तपणे दितीच्या आश्रमात येऊन तो तिची सेवा करू लागला तो दररोज त्याच्या वेळी फुले फळे कंदमुळे समिधा दर्भ पाणी अंकुर माती आणि पाणी आणून देत असे राजन जसा शिकारी हरणाला मारण्यासाठी हरणासारखा वेश करून त्याच्याजवळ जातो त्याचप्रमाणे इंद्रसुद्धा कपटवेश धारण करून व्रतस्थ दितीच्या व्रतपालनातील त्रुटी शोधण्यासाठी तिची सेवा करू लागला हे राजा नेहमी लक्ष ठेवूनही त्याला तिच्या व्रतपालनामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळली नाही तेव्हा आपले कल्याण कसे होईल याविषयी इंद्राला फारच काळजी वाटू लागली व्रताच्या पालनाने क्रश झालेली दिती एके दिवशी संध्याकाळी उष्ट्या तोंडाने तोंड आणि हातपाय न धुताच झोपी गेली योगेश्वर इंद्राने ही संधी साधून योगमायेने झोपी गेलेल्या दितीच्या उदरात प्रवेश केला त्याने तिथे जाऊन सोन्याप्रमाणे चमकणाऱ्या गर्भाचे वज्राने सात तुकडे केले तेव्हा तो गर्भ रडू लागला तेव्हा त्याने रडू नकोस असे म्हणून त्यातील प्रत्येक तुकड्याचे आणखी सात सात तुकडे केले राजा जेव्हा इंद्र त्यांचे तुकडे तुकडे करू लागला तेव्हा ते सर्वजण हात जोडून इंद्राला म्हणाले इंद्रा आम्हाला का मारतोस आम्ही तर तुझे भाऊ मरुदगण आहोत तेव्हा इंद्र आपल्या अनन्य भक्त पार्षद मरुदगणांना म्हणाला ठीक आहे तुम्ही माझे भाऊ आहात आता घाबरू नका परीक्षिता जसे श्रीहरीच्या कृपेने अश्वत्थामेच्या ब्रह्मास्त्राने तुझे काहीच अनिष्ट झाले नाही त्याचप्रमाणे वज्राने तुकडे तुकडे होऊन सुद्धा दितीचा गर्भ मेला नाही कारण जो मनुष्य केवळ एक वेळच आदिपुरुष भगवान नारायणाची आराधना करतो तो त्यांच्या समान होऊन जातो दितीने तर एका वर्षाला थोडेच दिवस कमी इतके दिवस भगवंताची आराधना केली होती आता ते एकोणपन्नास मरोदगण इंद्रासह पन्नास देव झाले इंद्राने सुद्धा मातेमुळे त्यांना आलेला दैत्यत्वाचा दोष दूर करून त्यांना सोमपान करणारे देव बनवले दितीने उठून पाहिले की तिची अग्निप्रमाणे तेजस्वी एकोणपन्नास बालके इंद्राबरोबर आहेत सुंदर स्वभावाची दिती हे पाहून संतुष्ट झाली नंतर इंद्राला संबोधून ती म्हणाली बाळा तुम्हा आदितीच्या पुत्रांना भयभीत करणारा पुत्र उत्पन्न व्हावा या इच्छेने मी या कठीण व्रताचे पालन करीत होते मी फक्त एकाच पुत्रासाठी संकल्प केला होता मग हे एकोणपन्नास पुत्र कसे झाले बाळा इंद्रा तुला जर याचे रहस्य माहीत असेल तर खरे काय ते मला सांग खोटे बोलू नकोस इंद्र म्हणाला माते तुझे मनोगत ओळखून मी तुझ्याजवळ आलो होतो त्यावेळी माझ्या स्वार्थी मनात जराही धर्मभावना नव्हती म्हणून तुझ्या व्रतपालनात त्रुटी होताच मी त्या गर्भाचे तुकडे तुकडे केले अगोदर मी त्याचे सात तुकडे केले तेव्हा ते सात बालक झाले नंतर मी पुन्हा त्या एकेकाचे सात सात तुकडे केले तरीसुद्धा ते मेले नाहीत ही अत्यंत आश्चर्याची घटना पाहून माझ्या लक्षात आले की परमपुरुष भगवंताच्या उपासनेमुळे प्राप्त झालेली ही स्वाभाविक सिद्धी आहे जे लोक निष्काम भावनेने भगवंताची आराधना करतात व जे मोक्षाची सुद्धा इच्छा ठेवित नाहीत तेच आपला स्वार्थ साधण्यात प्रवीण होते भगवान जगदीश्वर आपला आत्मा असून स्वतःचे सुद्धा दान करणारे आहेत अशा स्थितीमध्ये त्यांची आराधना करून विषयभोगाचे वरदान कोण मागेल कारण विषयभोग तर नरकातही मिळू शकतात हे माते पूज्य आणि तुझ्या बाबतीत मूर्ख असलेल्या मी दुष्टपणाने हे काम केले तू माझ्या अपराधाची क्षमा कर तुझा गर्भ मेल्यानंतरही पुन्हा जिवंत झाला ही भाग्याची गोष्ट आहे शुक म्हणाला इंद्राचा हा शुद्ध भाव पाहून दिती संतुष्ट झाली इंद्राने तिची अनुज्ञा घेऊन मरुद्गणासह तिला नमस्कार केला आणि तो स्वर्गोलोकी गेला हे मरुद्गणांची जन्माख्यान अतिशय मंगलकारक आहे याविषयी तू मला जो प्रश्न विचारला होतास त्याचे सविस्तर उत्तर मी तुला दिले आणखी तुला काय सांगू या ठिकाणी अठरावा अध्याय समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू